गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा आज मूर्ती या कोटीचा विचार करणार आहोत पहा मूर्ती हे आठ प्रकारचे आहेत भागवतात त्याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे शैली दारुमयी लोही च लेख्याच संकती मनोमयी मणिमयी प्रतिमा धा स्मृत जे पाषाण काष्ट धातू मृतिका चित्रमय वाळू मनोमयी मणिमय हे आठ मूर्तीचे प्रकार आहेत खरं पाहता मूर्ती महत्त्वाची नाही भाव म्हणजे प्रेम महत्त्वाचे आहे भाव असेल तर दगडासुद्धा देव प्रगट होतो भावधरी तया तारील पाशन दुर्जना सज्जन काही करी न काष्टे विद्यते न देखो न पाशाने न मृन्मयी ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारण देव काष्टात दगडात अथवा मातीत नाही परंतु तसाच सर्व ठिकाणी आहे भावामुळेच देव मिळतो अर्थात देवास भावच हवा वाङ्मयात मिळालेले आठ मूर्तीचे प्रकार आहेत पहा वेदमूर्ती धर्ममूर्ती परमात्मा तुकाराम महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती तुकाराम महाराज म्हणतात अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळलो मूर्ती आहो वेदमूर्ती परहेसा परमात्मा धर्मपालन करता अवतार घेतो वेदांनी याचेच वर्णन केले आहे म्हणून हा धर्ममूर्ती व वेदमूर्ती आहे दुसरं म्हणजे श्रीमूर्ती सद्गुरूंना नाथ महाराजांनी श्रीमूर्ती म्हटले आहे ओम नमो सद्गुरू श्रीमूर्ती चराचर तुझी विभूती विश्वात्मा विश्वस्फूर्ती अमूर्त मूर्ती श्रीगुरुराया तिसरी आहे पुण्यमूर्ती संध्या करणारे सदाचारी ब्राह्मण यांना नाथ महाराज पुण्यमूर्ती म्हणतात जया अंगी एक पाप न राहे संगे हाती या लागे ब्राह्मण पुण्यमूर्ती स्वये रमापती बोलिला चौथी आहे ब्रह्ममूर्ती संतांना नामदेवराव ब्रह्ममूर्ती म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले दीनजना पाचवे आहे भाग्यमूर्ती पुंडलिकाच्या मुखातून नामदेवराव समाधीच्या अभंगात सांगतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे चौघे भाग्यमूर्ती आहेत सोपान काका म्हणतात पुंडलिक विस्मयी बोलती हे चौघे भाग्याची मूर्ती यांच्या नामे जग उद्धरती पावे विश्रांती जगासी सहावी आहे पापमूर्ती आतताई यांना तुकाराम महाराज पापमूर्ती म्हणतात कौरव आतताई होते असा गीता उल्लेख करते पाप या कोटीत आत्ताईचे सहा प्रकार सांगितले आहेत तुकाराम महाराज म्हणतात दुखवी तो गुडे सांगडीचा ताफा आतताई पापाचीच मूर्ती सातवी आहे वाङ्मय मूर्ती गीतेस ज्ञानेश्वर महाराज वाङ्मय मूर्ती म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून मज काही समर्थानी आता विषय नाही गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची आठवी आहे ज्ञानमूर्ती व कैल कैवल्यमूर्ती तुकोबरायांच्या देवाच्या मुखातून नामदेवराय सांगतात एके ज्ञानचक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती परी पूससी जे आरती ते कळली मज आणि कैवल्य पुतळा अर्थात मोक्षमूर्ती म्हणजे सुद्धा माऊलीच असे नाथ महाराज वर्णन करतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोभा माझा असे हे मूर्तीचे आठ प्रकार आहेत याप्रमाणे आपण मूर्ती या कोटीचा विचार केला पुढे आपण सुख या कोटीचा विचार करणार आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय